देहाची देहा भक्तीचाच ठेवा देहाची देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार उघदार डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटा दात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा उघडदार देवा लाडसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा उघडदार देवाता उघडदार देवा भक्ति ठेवा देहाची तिजोरी भक्ति ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा